अहो उठा उठा की साखर पाहिजे आज नाही तर चहा नाही मिळायचा अगं आता कुठला चहा विसराते सार आता कशाला चहाची बात आता कशाला चहाची बात नाही साखऱ्या मिळत शहरात नाही साखऱ्या मिळत शहरात ते काही नाही चालायचं काय वाटेल ते करा पण साखऱ्या घेऊन या मला चहा पाहिजे सरकारी दुकानात जा सरकारी दुकानात छान आणि तिथली ती गर्दी अगं तिथं दात तरी कशी लागायची माझी तो चक्रव्यूह भेदाया सखये लागतील नवमास परतुनी थुनी येता पडशील माझ्या सवच्छ दृष्टीस हे हदाचे कसं नाही चालायचं पुन्हा सांगते मी मला चहा पाहिजे जातो जातो जातो पण हा तोफाना थांबवा दे साऱ्या मार्केटात शोधतो मिळाली तर तुझं नशीब नाहीतर माझं कपाळ माझी आओ मला जाऊ दे हो. अहो मला जाऊ दे अहो माझी बायको वाट बघते घरात काय बाय बाय बाय बाय किती वेळ झाला जाऊन साखर आणताय का ऊस लावतायत कोणाच दोघं कसा होती फिरायला लागलाय हे सुटलो बुवा पाहिलं तीन तास लागले एवढा साखर मिळवायला हे अगं आधी थोडं पाणी आण येताना कपडा सकट बुडून आला वाटतं रंकाळ्यात अगं बुडून कुठला येतोय घाम आला हा घाम मिळाला का साखरा का मिळाला का माझी आई हो हो हो हा घे अय्या खरंच अगं खरंच मैने थोडीशी शक्कर लाई है घेला डके मैने थोडीशी शक्कर लाई है घेला डके हे काय आजचा दिवस सुद्धा पुरायचा नाही की साखऱ्या तुला काय त्याच या युद्धात सरकारला झाला नसेल इतका त्रास मला एवढा साखऱ्या मिळवताना झालाय पुरे पुरे काहीतरी सांगायचं आपलं काहीतरी चेष्टा नाही अगं साखऱ्या मिळतोय कुठे बाजारात बरं साखरा मिळाला तर मोड नाही मोडीची इतकी टंचाई झाली आहे सध्या की परवा राम भटजीना सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी दक्षिणा म्हणून पोस्टाची तिकीट घ्यावी लागली बरे अगं आटप आटप की आता चहा तरी दे की लवकर हो हो हा घ्या ना गाणं म्हणू का एखादं गाणं मग आटपलं अगं पण किती वाजले पाहिलेत का साडे दहा झाले उपाशी झाडणार वाटतं मला ऑफिसला ते का तांदूळ तर आणून द्या की आता कसे स्वयंपाक तांदूळ अरे राम मी आपला जातो उपाशीत वाटलं तर ऑफिसात पण ते दिव्य पुन्हा करण्याची काही छाती नाही आपली म्हणजे म्हणजे काय पाहते ना तू युद्ध स्थितीने पिडले भारी पुरे पुरे संसार युद्ध स्थितीने पिडले भारी पुरे पुरे संसार पैसा असून खाया नाही झाला जीव बेजार पैसा असून खाया नाही झाला जीव बेजार बरे आता जातो मी आपल्या ऑफिसात नाहीतर हे साखरेचं पुराण कडू व्हायचं एखादी वेळी